रामकृष्ण गोविंद स्कंद तिसरा अध्याय नववा ब्रह्मदेवाने केलेली भगवंतांची स्तुती इथे एक लक्षात घ्या गोष्ट आपल्याला या स्तुतीचा अभ्यास करताना ब्रह्मदेव म्हणजे तो ब्रह्मदेव देव चार मुख असलेला आपल्या पुढे जे चित्र येतं ते ब्रह्मदेव आणि भगवान म्हणजे सगुण रूपातले भगवान सगुण रूपातले तर ही स्तुती जी आहे त्यातले काही एक निवडक दोन तीन श्लोक अर्थासहित बघणार आहोत तुम्ही ती वाचलं का अर्थ तर मी तुम्हाला प्रश्न विचारला होता मी तो प्रश्न मलाही विचारला मला नाही करता येत भगवंतांची स्तुती मोकळेपणानं एक पाच मिनिट सात मिनिट नारायणाची स्तुती नाही करता येत आपल्याला <clears throat> ब्रह्मदेवाने केलेली स्तुती तरी म्हणावी आता पहिलाच श्लोक घ्या काय म्हणतात भगत ब्रह्मदेव ज्ञातोसी मैद्य सुचिरान ननुदेह भाज्या न ज्ञायते भगवतो गतिरित्यवद्यम नान्यत्वदस्ती भगवन्न पितन्न शुद्धम माया गुण व्यतिकराद्य विभासी एक लक्षात घ्या कालच्या स्तोत्र पठणात काही एक दोन तीन दीर्घाच्या चुका झाल्या बर का वयोमान परत्वे आणि दिसण्याचा प्रॉब्लेम आल्यामुळं या गोष्टी होतात आणि म्हणून मला परत परत म्हणायचंय या तरुणपणीच करायला पाहिजेत दिसायचं ऐकायचं कानाचं तोंडाचं दम लागतो हो एक स्तोत्र म्हटलं की घासाघीस दमादम होत तर असू दे तर त्याचं भान ठेवा चुकांचं भान ठेवा म्हणजे ते दुरुस्त करून घ्या तर या श्लोकाचा अर्थ काय आहे स्कंद तिसरा अध्याय नऊ श्लोक पहिला ब्रह्मदेव म्हणतात प्रभो आज पुष्कळ काळानंतर मी आपल्याला जाणू शकलो पहा ना केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे की देहधारी जीव आपल्याला जाणू शकत नाही भगवन आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही जी जी वस्तू दिसते ती सुद्धा खरे पाहता सत्य नाही कारण मायेच्या गुणात विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपणच अनेक रूपात प्रतीत होता हे कसं काय अनुभवाला घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा माझं मी ठरवतो परंतु हे अनेक वेळेला पुराण ग्रंथात सांगितलेलं आहे अनेक वेळेला की मायेच्या गुणात विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपणच अनेक रूपात प्रतीत होत आपणच अनेक रूपात मी दुरुस्ती करतो आपणच सर्व रूपात प्रतीत होता विषमता चतुश्लोकी भागवत पाहताना मी सांगितलं आपल्याला पूर्वी तिन्ही गुणांची साम्यावस्था होती त्यामध्ये विकार झाला आणि ती साम्यावस्था बिघडली आणि ही साम्यावस्था बिघडणं हे सृष्टीच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलं आणि त्यामुळं त्यामुळं जे भगवंतांच्या पासून मायेच्या माध्यमातून सृष्टी निर्माण झाली ती भगवंतच आहे आणि हे ब्रह्मदेव म्हणतात आज पुष्कळ काळानंतर मी आपल्याला जाणू शकलो आज म्हणजे केव्हा चतुश्लोकी भागवत सांगितलेल्या वेळेला मला हे जे आपण सांगितलं की मी मी आणि मीच आहे नाही हो तुम्ही काय कुठं विमानात बसा लंडनला जा अमेरिकेला जा स्वित्झर्लंडला जा अहमदनगरला जा कुठं वाटेल तिथं जा प्रवास करा जे जे तुम्हाला दिसतं जे जे दिसतं ते भगवंतच आहेत त्या भगवंतांच्या वर मायेच्या प्रभावामुळं भ्रम होतो आणि मला ही सृष्टी दिसते मला या सृष्टीच्या पलीकडं जे भगवंत आहेत ते दिसले पाहिजेत काय सांगू सकाळच्या वेळेला एक इतका काळा साधा माणूस शेतकरी दररोज जातो धोतर असतं कळकट पायात खराब झालेल्या चपला असतात वरती शर्ट असतो धोतर एक सोगा वर करून तो जातो पाच मिनिटांनी परत येतो दररोज सकाळी ठराविक वेळेला घराच्या रस्त्यावरून जातो कशावरून भगवंत प्रत्यक्ष नसतील कशावरून मी त्या वरकरणी दिसणाऱ्या रूपात इतका गुंतो इतका गुंतो की परवा म्हंटल तसं काल्पनिक नाव अजित पटवर्धन सुरेश कुलकर्णी प्रकाश गोखले किती किती नाव आणि ही सगळी नावं वर जे रूप आहे तेच खरं धरून मी व्यवहार करतो पण त्या पलीकडे तम सर्वभूत हृदय अशी अवस्था मला का जाणवता येणार नाही सतत सतत हा विचार असतो का प्रभू हे सगळं मी आज जाणलं आपण ज्या वेळेला मला चतुश्लोकी भागवत सांगितलं त्यावेळेला आणि हे देहधारी मनुष्य जाणू शकत नाही दुर्भाग्याची गोष्ट आहे जाणू शकत नाही असंही मी म्हणत नाही आपली जाणण्याची इच्छाच नाही प्रवचन हे मी केलं प्रवचन केल्यानंतर थोड्या वेळात मी परत व्यवहारात येतो आणि परत येरे माझ्या मागल्या आणि परत तीच माझी बायको तोच माझा मित्र तोच माझा शत्रू तोच माझा मित्र अरे पण ही सगळी भगवंतांची रूप आहेत असेल व्यवहारात शत्रुत्व काही कारणापुरतं परंतु ते भगवंत आहेत अहो भगवंताने रामाला रावणाला मारल्यानंतर त्यांची प्राणज्योत भगवंतांच्यात विलीन झाली आणि भगवंत विसरले कोण काय कसलं शत्रुत्व काय झालं विसरले मला नाही विसरता येत त्या देहामध्ये वर करणे मी इतका गुंतलेलो असतो की त्या देहाच्या अंतरात अगदी अगदी मध्ये एक थिन पडदा त्याच्या पलीकडे भगवंत आहे आणि हे दुर्भाग्याची गोष्ट आहे की देहधारी असल्यामुळं मी मायेच्या प्रभावाखाली आहे सत्वरज तमोगुणाच्या मध्ये विकार उत्पन्न झालेला आहे आणि मला जाणता येत नाही असं नाही मला जाणायची इच्छाच नाही भगवंतांचा अनुग्रह भगवंतांचा जाण भगवंतांचा अनुभव काय आनंदायी आहे याची आपल्याला कल्पना नाही ब्रह्मदेव काय म्हणतो आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही किती ठिकाणी सांगावं हे मी हे माझ्या रक्तात केव्हा भिनवणार की नाही माझा ज्या ज्या गोष्टीशी संबंध येतो ते ते भगवंत ते ते भगवंत माझा ज्याच्याशी संबंध येत नाही ते ते भगवंत आता मला सांगा स्त्रियांकडं बघायचं आळकेपणानं आळकेपणानं हा कोलटकर शास्त्रींचा शब्द आहे ब्रह्मचर्यावर त्याने इतकं विस्तृत लिहिलेलं आहे पातंजल योगशास्त्रात पण नाही कोणी शिकवतच नाही अशा त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन मी भगवंतांच्याकडे बघतो आणि भगवंतांची ही लीला आहे असं मी समजतो आणि त्यांना नमस्कार मनोमन करतो हे असं कधी घडतं का का नाही घडू शकत आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही जी वस्तू दिसते ती सुद्धा खरे पाहता सत्य नाही सत्य नाही असं म्हणत नाही मी ती सत्य म्हणजे त्यामध्ये असलेलं भगवत तत्वच सत्य आहे ती वस्तू खोटी आहे भगवत तत्वच खरं आहे मी झाड बघितलं काय माणूस बघितलं काय आणि गुण बघितलं काय अहो झाडातलं सौंदर्य दिसतं आपल्याला त्याचा सुगंध दिसत नाही हे सगळं भगवत स्वरूप आहे परिपूर्णतेने ईशावास्यमे सर्वं, सर्व यत्किंचित किंचित जगत किंचित सुद्धा जे काही आहे ते सगळंच्या सगळं भगवत रूप आहे किती वेळा वाचावं किती वेळा ऐकावं आणि भगवंता काय हे हे मला नाही का स्तुती करता येत भगवंता जे दिसतं ते तूच आहेस जे दिसतं ते तूच आहेस आणि त्या तुला नमस्कार त्या तुला नमस्कार मनोमन कधीतरी सांगा मी रस्त्यावरच्या गाढवाला जाऊन नमस्कार करण्याची माझ्या ताकद नाही निश्चित नाही परंतु मनोमन भगवंता तुझ्या कर्मामुळं तुझ्या कर्मफळामुळं मायेनी तुझा जीव आणि तुझी कर्मफळ याला अनुरूप असा तुला हा देह दिलेला आहे ही भगवंतांची कृपा तुझ्यामध्ये भगवंतच आहे त्या भगवंतांना मी नमस्कार करतो मनोमन हात सुद्धा जोडायची जरुरी नाही परंतु मनोमन अशी सवय मी लावतो का माझ्याला स्वतःला आणि असं जर केलं तर आपल्याच रूपांतर शुकाचार्यांच्यात होण्यात वेळ लागणार नाही अनेक जन्म घ्यायला लागतील अनेक जन्म घ्यायला लागतील ओके परंतु मला हे साधायचं आहे आणि मला सर्व ठिकाणच्या भगवंतांचं अस्तित्व जाणवायचं आहे आणि पुढे काय म्हणतात बघितलं आपण जी जी वस्तू दिसते ती सुद्धा खरे पाहता सत्य नाही ब्रह्मच सत्य आहे जगत मिथ्या आहे तत्व परत ब्रह्मदेव सांगतात कारण मायेच्या गुणात विषमता उत्पन्न झाल्यामुळेच आपणच अनेक रूपात प्रतीत होता एक श्लोक आहे एक श्लोक हा जर मी धारण केला आणि जन्मभर हा प्रयत्न केला की प्रत्येक वस्तूत प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक रूपात यात सर्वत्र सर्वदा भगवंतच आहेत याचा अनुभव घ्यायचा जर मी प्रयत्न केला आणि त्यासाठी केवळ आणि केवळ त्या भगवंतांना जर मी शरण गेलो तर प्रयत्नांती हे शक्य आहे आणि त्यात आनंद आहे माझं सगळं दुःख विरून जाईल सुख आणि दुःख नाहीच हो काहीही नाहीये ही भगवंतांची माया आहे हे आपण उदाहरणाने बघितलं चांभाराच्या मुलीचं चांभाराचं उदाहरण त्यामुळं दुःख आणि सुख हे मी अनुभवतो हे खोट आहे समता हेच खरं आहे तीन गुणांची साम्यता हेच खरं आहे याचा अनुभव घ्यायला पाहिजे ब्रह्मदेव म्हणतात देहधारी जीव हे जाणू शकत नाही रामकृष्ण गोविंद